บุ๊กทู เก้าสิบห้า पंच्याण्णव पंच्याण्णव คำสันธานสอง उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय เธอไม่ทำงานตั้งแต่เมื่อไหร่ ती कधीपासून काम करत नाही ती कधीपासून काम करत नाही ตั้งแต่เธอแต่งงานหรือ तिचे लग्न झाल्यापासून तिचे लग्न झाल्यापासून ใช่ เธอไม่ทำงานอีกเลย ตั้งแต่เธอแต่งงาน हो तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही हो तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही ตั้งแต่เธอแต่งงาน เธอไม่ทำงานอีกเลย तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही ตั้งแต่พวกเขารู้จักกัน พวกเขามีความสุข एकमेकांना भेटले तेव्हापासून ते आनंदी आहेत एकमेकांना भेटले तेव्हापासून ती आनंदी आहेत ตั้งแต่พวกเขามีลูก พวกเขาแทบไม่ไปไหนเลย त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात เธอโทรศัพท์มาตอนไหน ती केव्हा फोन करते ती केव्हा फोन करते ขณะขับรถหรือ गाडी चालवताना गाडी चालवताना ใช่ ขณะที่เธอขับรถ हो ती गाडी चालवत असते तेव्हा हो ती गाडी चालवत असते तेव्हा เธ อโทรศัพท์ขณะที่เธอขับรถ गाडी चालवताना ती फोन करते गाडी चालवताना ती फोन करते เธอดูโทรทัศน์ ขณะที่เธอรีดผ้า कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते เธอฟังเพลง ขณะที่เธอทำงาน तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते ดิฉันมองไม่เห็นเลย ถ้าดิฉันไม่มีแว่น माझ्याजवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही माझ्याजवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही ดิฉันไม่เข้าใจอะไรเลย ถ้าดนตรีดังเกินไป संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही ดิฉันไม่ได้กลิ่น ตอนที่ดิฉันเป็นหวัด मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही เราจะนั่งแท็กซี่ ถ้าฝนตก पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार